श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय सत्तावीसावा प्रद्युम्न शंभरासूर कथा श्रीकृष्ण प्रत्येक स्त्रीच्या सजनात वेगळे रूप धारण करून राहत होता त्यामुळे ते केवळ आपल्याजवळच राहतो असे प्रत्येकीला वाटत असे ते एकमेकीजवळ वाद घालीत असत कृष्ण माझ्याकडे आज अमुक करीत होता असे एक म्हणे तर त्याचवेळी तो माझ्याकडे अमुक करीत होता असे म्हणून दुसरी तिच्याजवळ भांडत बसे रुक्मिणी मग त्यांची समजूत घाली कृष्ण सृष्टीत सर्वत्र भरलेला आहे तो प्रत्येक वस्तूत आहे तुमच्या प्रत्येकीच्या जवळ तो आहेच पण इतर सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणातही आहे तिच्या बोलण्यामुळे त्यांना कृष्णाच्या कृष्णाच्या मायेचे कोडे पडत असे सत्यभामीने एकदा रुक्मिणीजवळ पैज मारली रुक्मिणी तुला जर आधी पुत्र झाला तर मी तुला वेणी वस्त्रे देईन आणि मला जर तुझ्या आधी पुत्र प्राप्त झाला तर तू मला तसेच दिले पाहिजे रुक्मिणीने ती पैज मान्य केली एकदा नारदानी कृष्णाच्या स्त्रियांची मती किती विशाल आहे हे तपासण्याचे ठरवले ते प्रत्येकीच्या सदनात गेले आणि स्वागताचा स्वीकार करून इतर काहीतरी बोलणी करून म्हणाले नारायणन नारायण आम्ही ओळखले बरे तुझे मन परपुरुषावर गेले आहे लक्षात आले माझ्या स्त्री चक्क ती स्त्री चकित होई रागाने म्हणे मुनिवर्य असे भलते सलते काय बोलता माझे मन कृष्णाशिवाय दुसऱ्या कोणावरही जाणे शक्य नाही आणि नारद म्हणत असत होय का असेल असेल माझी कल्पना चुकीची असेल माझे बोलणे मनावर घेऊ नकोस रुक्मिणीलासुद्धा नारद तसेच म्हणाले तेव्हा तिने मात्र त्यांना योग्य उत्तर दिले देवर्षे तुमचे वचन सत्य आहे परात्पर पुरुष नुसता परपुरुष नव्हे त्या पुरुषोत्तम श्रीकृष्णावरच माझे मन आहे मी त्याला कालत्रही विसरत नाही तो तर वेद वेदशास्त्रांनाही पर आहे पलीकडचा आहे नारदांना आनंद झाला ते म्हणाले रुक्मिणी तू धन्य आहेस तू कृपा करशील तरच हरीची खरी ओळख पटेल रुक्मिणी आणि कृष्ण एकदा आनंदाने झोपळ्यावर बसून गोष्टी बोलत होते रुक्मिणी कृष्णाला म्हणाली मधुसूदना खरे पाहता मी तुमच्या मानाने अगदी नगण्य आहे मला सेवाधर्मही कळत नाही तुमच्या सौंदर्याला तुलनाच नाही आणि मला तर सौंदर्यच नाही त्या गोपी किती श्रेष्ठ त्यांच्यासारखी भक्ती मला लाभेल का छे मी नावाची पटराणी माझी प्रीती म्हणजे नुसती बतावणी तुम्हाला मी शोभत नाही तुम्हाला गोपीच शोभेल एखादी तरुण गोपी पहा आणि तिच्याजवळच संसार करा कृष्ण म्हणाला वा वा रुक्मिणी बोलण्यातही तू चतुर आहेस सुंदर आहेस तू ज्याच्याकडे पाशील तो धन्य तू शिशुपाल व जरासंध यांच्यासारख्या राजांना सोडून मला का वरिलेस मी तर गावंढळ गवई माझी तिथली कीर्तीसुद्धा काही चांगली नव्हती मला सिंहासन छत्र वाहन असे कोणतेच वैभव नाही मी गरुडावर बसतो शेषशाही म्हणजे सापावर झोपतो समुद्रात माझे निवासस्थान आहे मी गोरासुद्धा नाही भक्तासंगे मी नाचतो मला त्यात काही लाज वाटत नाही मी एकटा एक असतो बरोबरीचा मित्र मला कोणी नाही तू मला कशाला पसंत केलेस ते कळत नाही रुक्मिणीला ते ऐकवेना ती मूर्छित पडली आपण रुक्मिणीची चेष्टा केली हे योग्य केल्याने असे कृष्णाला वाटू लागले त्याने उपचार करून तिला सावध केले ती लगेच उठून बसली आणि त्यांच्या चरणांना मिठी मारून म्हणाली हे त्रिभुवन ललामा मी तुझ्या थोरवीचे काय वर्णन करू पण एक विचारते पुत्रप्राप्तीविना स्त्रीचा जन्म व्यर्थ आहे निपुत्रिक मनुष्याला सद्गती प्राप्त होत नाही मला पुत्र व्हावा अशी फार इच्छा आहे मदनासारखा सुंदर मुलगा झाला तर माझ्या इतकी सुखी मीच प्रिये तुझी मनोकामना मी पूर्ण करीन त्यासाठी मी शिवाची आराधना करायला जाईन एक वर्षभर मला आराधना करावी लागेल कृष्ण म्हणाला बलरामाला व उग्रसेनाला त्याने आपला बेत सांगितला त्यांनी द्वारकेचे रक्षण करण्याचे ठरवले कृष्ण हिमालयात गेला एक वर्ष तो निराहार राहिला त्याने शिवाची भक्ती केली शिव प्रसन्न झाला कृष्णाला तो म्हणाला तुझे मनोगत मला कळले आहे रुक्मिणीच्या पुत्राच्या रूपाने मी प्रत्यक्ष मदनालाच पुन्हा सदैव करणार आहे त्याचा मी पूर्वी क्रोधाने भस्म करून टाकले रतीला त्याच्या विराहाचे दुःख फार भोगावे लागले आहे तुझी व रुक्मिणीची इच्छा पूर्ण होईल व मदनालाही पुनर्जन्म मिळेल तारकासुराचा वध करण्यासाठी शंकराच्या तेजापासून निर्माण झालेला पुत्र देवांना हवा होता उमा ही पूर्वजन्मीची सती शंकराची पत्नी होती पण शंकर उदासीन होता त्याच्या मनात उमेविषयी प्रेम निर्माण करण्याचे कार्य मदनाने देवांसाठी केले पण शंकराने रागावून मदनाला तृतीय नेत्रातील वनीने जाळून टाकले मदनाची स्त्री रती ही मदनासाठी झुरत राहिली तिने शंभर नावाच्या असुराच्या ताब्यात नाईला जाणे दासीपणा स्वीकारला केव्हा तरी मदनाची व आपली भेट होईल अशी तिला फार आशा वाटत होती मदनाचा पुनर्जन्म रुक्मिणीचा पुत्र म्हणून झाल्यावर रत्तीची व त्याची पुनर्भेट कशी होणार होती कृष्ण द्वारका नगरीला परत आला रुक्मिणी गरोदर झाली तिला अतिशय सुंदर पुत्र झाला त्याला प्रद्युम्न असे नाव ठेवण्यात आले सत्यभामेने जी पैज मारली होती ती ती हरली तिला मत्स्य वाटत होता नारदमुनी जेव्हा तिच्या सदनात आले तेव्हा तिने आपली मनोव्यथा त्यांना सांगितली नारद म्हणाले भामे शंभर नावाचा असूर आहे त्याने मदनाची स्त्री रती हिला दासी बनवले आहे तो मदनाचा वैरी आहे प्रद्युम्न हाच पूर्वजन्मीचा मदन आहे हे त्याला कळले तर तो प्रद्युम्नाचा प्राण घेण्याचा प्रयत्न करील सत्यभामेला असे सांगून नारद शंभरासुराकडे गेले त्याला त्यांनी सांगितले मदन हाच द्वारकेत कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला आला आहे तेव्हा त्या राक्षसाने सूक्ष्म रूप धारण केले तो द्वारकेत गेला प्रद्युम्न तेव्हा निर्दिष्ट होता त्याला शंभराने उचलले गगनात नेले मग समुद्रात नेऊन टाकले त्यावेळी तो बालक नेमका एका मोठ्या माशाने गिळला आणि त्यावेळेसच एका कोळ्याने टाकलेल्या जाळ्यात तोच मासा सापडला एवढा मोठा मासा आपण राजा शंभर याला दिला तर तो प्रसन्न होऊन आपल्याला पारितोषिक देईल अशा आशेने कोळ्याने तो मासा राजाला भेट म्हणून पाठवला त्याने तो मासा तसाच बल्लवाला स्वयंपाकासाठी दिला तेथे तो मासा चिरला तो काय त्यात जिवंत सुंदर बालक दासदासींना फारच नवल वाटले रती ही तिथेच दासी होती तिला त्या बालकाबद्दल फार आकर्षण वाटले मनोमन तिला तो मदनच आहे वाटत होते तेवढ्यात फक्त तिलाच दिसतील अशा स्वरूपात नारद तेथे आले त्यांनी तिला म्हटले तू ज्याची वाट पाहत होतीस तो तुझा पती मदनच या बालकाच्या रूपाने येथे आला आहे तू त्याचे संगोपन कर हाच प्रद्युम्न कृष्ण व रुक्मिणी यांचा हा पुत्र तुला मी एक मंत्र शिकवतो तो म्हटलाच की या बालकाच्या ठिकाणी मदनच तुला दिसू लागेल पण इतरांना तो बालकच फक्त दिसेल तो तुझ्यासाठी तरुण व मूळ रूपातील मदन होईल श्रीकृष्णाच्या कृपेनेच विदेह झालेला मदन सदेह होऊन आला आहे द्वारकेत काय घडले पाळण्यातून बालक नाहीसा झाला म्हणून रुक्मिणी रडू लागली मदनासारखा पुत्र शिवाप्रसाद शिवप्रसादाने लाभलेला आणि असे काय घडले तो नाहीसा कसा झाला कोणी काहीच सांगू शकले नाही कृष्णाला मात्र प्रद्युम्न कोठे आहे ते माहीत होते त्याने रुक्मिणीचे सांत्वन केले प्रिये तुला प्रद्युम्न पुन्हा भेटेल चिंता करू नको असे त्याने सांगितले तिकडे रतीचा व प्रद्युम्न रूप मदनाचा नारदांनी विवाह घडवून आणला पण ते इतर कोणालाही कळले नाही बारा वर्षे प्रद्युम्न रतीच्या संगतीत राहिला रती गर्भवती झाली अंतपुरात सर्वत्र तिच्या नावाचा बभरा झाला रतीच्या पतीचे नाव कोणालाच माहीत नव्हते शंभराला कळले तेव्हा त्याने या गुप्त शत्रूचा निपात करण्यासाठी सेना जमवली तिकडे नारदांनी प्रद्युम्नला दिव्य शस्त्रे व अस्त्रे दिली त्यांचे प्रयोगही शिकवले तेव्हा प्रद्युम्न स्वतःच अंतपुरातून बाहेर पडला त्याने शंभराला आव्हान दिले त्याच्याशी घनघोर युद्ध केले त्याचा शिरच्छेद केला शंभर वधामुळे देवांना आनंद झाला नारदांनी प्रद्युम्नाला रतीसह द्वारकेत जाण्यास सांगितले व ते स्वतः पुढे गेले रुक्मिणी सर्व सर्व स्त्रियांना तो प्रद्युम्न कृष्णासारखाच भासला त्या लज्जित झाल्या नारदांनी रुक्मिणीला तिच्या हरवलेल्या पुत्राची आठवण करून दिली तोच हा प्रद्युम्न व पूर्वजन्मेची मदन स्त्री रती तीच ही रती असा दोघांचा सर्वांना परिचय करून दिला द्वारकेत आनंदाचा सोहळा झाला पुढे रती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला त्याचे सौंदर्य तर अधिकच होते त्याचे नाव अनिरुद्ध कृष्णाच्या प्रत्येक स्त्रीला दहा मुलगे व एक मुलगी असे संतान प्राप्त झाली त्या सर्व पुत्रांचे व कन्यांचे यथाकाल विवाह झाले यादव वंशातील तरुणांचे भारतातील अनेक राजवंशीयाबरोबर नातेसंबंध प्रस्थापित झाले कृष्ण आदर्श गृहस्थाश्रमी होता त्याच्या द्वारकेत आनंदाचे समारंभ झाले नाहीत असा एकही दिवस जात नव्हता अध्याय सत्तावीसावा समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू